ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय तिसरा भगवंताच्या इतर लीला आणि चरित्राचे वर्णन उद्धव म्हणतो त्यानंतर आपल्या मातापित्यांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्ण बलदेवासह मथुरेत आले आणि त्यांनी सर्व शत्रूंचे स्वामी असलेल्या कंसाला उंच सिंहासनावरून खाली ओढून त्याचे प्राण घेतले आणि ते प्रेत जोराने जमिनीवरून फरफटत नेले सांदीपनी मुनींनी एकदाच शिकवलेल्या सांगोपांग वेदांचे अध्ययन करून गुरुदक्षिणेच्या स्वरूपात त्यांचा अमृतपुत्र पंचजन नावाच्या राक्षसाच्या पोटातून परत आणून दिला भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिच्या सौंदर्याने आकर्षित होऊन किंवा रुक्मिणी बोलावले म्हणून जे शिशुपालादी तिथे आले होते त्या सर्वांच्या डोक्यावर पाय ठेवून गांधर्व विधीने विवाह करण्यासाठी म्हणून रुक्मिणीचे गरुडाने जसा अमृतकलश हरण करावा त्याप्रमाणे हरण केले स्वयंवरात व्यसन नसलेल्या सात बैलांना व्यसन घालून नागनजिती म्हणजे सत्यभामा हिच्याशी विवाह केला या प्रकारे मानभंग झालेल्या मूर्ख राजाने शस्त्र हातात घेऊन राजकुमारीला पळविण्याचे ठरवले तेव्हा श्रीकृष्णाने स्वतः जखमी न होता आपल्या शस्त्राने त्यांना मारली भगवंतांनी संसारी पुरुषासारख्या लीला करीत आपली प्रिय पत्नी सत्यभामा हिला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष पारिजात उपटून आणला त्यावेळी क्रोधाने आंधळा झालेला इंद्र आपल्या सैनिकासहित भगवंतावर चाल करून आला कारण तो तर आपल्या पत्नीच्या हातची खेळणी होता आपल्या विशाल शरीराने आकाशाला सुद्धा गिळणाऱ्या आपल्या पुत्राला भौमासुराला भगवंताच्या हातून मृत्यू आलेला पाहून पृथ्वीने त्यांची प्रार्थना केली त्यावेळी भौमासुराचा मुलगा भगदत्त याला उरलेले राज्य देऊन भगवंतांनी त्याच्या अंतपुरात प्रवेश केला त्या अंतपुरामध्ये भौमासुराने पळवून आणलेल्या पुष्कळशा राजकन्या होत्या दिनबंधू श्रीकृष्णांना पाहताच त्या उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय हर्ष लज्जा आणि प्रेमपूर्वक कटाक्ष टाकून त्यांनी तत्काळ भगवंतांना पतिरूपाने वरले तेव्हा भगवंतांनी आपल्या योगमायेने त्या स्त्रियांना अनुरूप अशी तितकी रूपे धारण केली आणि त्या सर्वांचे वेगवेगळ्या महालात एकाच मुहूर्तावर विधीपूर्वक पाणीग्रहण केले स्वतःच अनेक रूपाने नटण्यासाठी त्यांनी त्या प्रत्येकीच्या ठिकाणी आपल्या सारख्याच दहा दहा पुत्रांना जन्म दिला जेव्हा कालैवन जरासंधानी शाल्वदादी राजांनी आपल्या शेणांच्या द्वारे मथुरा आणि द्वारकापुरीला घेरली तेव्हा भगवंतांनी आपल्याच लोकांना आपली अलौकिक शक्ती देऊन त्या सेनेला आपणच मारवले होते शंभर द्विविध बानासूर मूर बलवल दंतवक्त्र इत्यादी अनेक योद्ध्यांपैकी काहींना त्यांनी स्वतः तर काहींना दुसऱ्यांच्या गर्वी मारविले यानंतर त्यांनी आपले भाऊ धृतराष्ट्र आणि पांडूच्या पुत्रांचा कैवार घेऊन आलेल्या राजांचाही संवार केला त्या राजांची सेना जेव्हा कुरुक्षेत्रावर पोहोचली तेव्हा पृथ्वी डगमगू लागली होती कर्ण दुशासन आणि शकुनी यांच्या दुष्ट सल्ल्याने ज्यांच्या आयुष्य आणि संपत्ती दोन्हीही नष्ट झाले होते तसेच भीमसेनाच्या गदेने ज्याची मांडी तुटली होती त्या दुर्योधनाला आपल्या सहकार्यासह जमिनीवर पडलेला पाहूनही त्यांना प्रसन्नता वाटली नाही ते असा विचार करू लागले की जरी द्रोण भीष्म अर्जुन आणि भीमसेन यांच्याद्वारा या विपुल अशा अठरा अक्षोहिणी सैन्याचा संहार झाला तरी पृथ्वीचा कितीचा भार हलका होईल अजूनही माझी अंशरूप असलेल्या यादवांचे दुसह दळ तर तसेच आहेत जेव्हा हे यादव मद्यपान करून मस्तवाल होतील आणि लाल झालेल्या डोळ्यांनी आपापसात लढू लागतील त्यामुळेच यांचा नाश होईल याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही खरे पाहता माझ्या संकल्पानेच हे स्वतः नष्ट होतील असा विचार करून भगवंतानी युधिष्ठिराला त्याच्या वडिलार्जित राज्यावर बसवले आणि आपल्या संबंधितांना सत्पुरुषांनी घालून दिलेला मार्ग दाखवून आनंदित केले अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे पूर्ववंशाचे बीज स्थापित केले होते ते सुद्धा थांब्याच्या ब्रह्मास्त्राने जवळजवळ नष्ट झाले होते परंतु भगवंतांनी ते वाचवले त्यांनी धर्मराज युधिष्ठिराकडून तीन अश्वमेध यज्ञ करविले आणि युधिष्ठिर सुद्धा श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे वागत लहान भावाच्या साह्याने पृथ्वीचे रक्षण करीत आनंदाने राहू लागला विश्वात्मा श्री भगवंतांनी सुद्धा द्वारकापुरीत राहून लोक आणि वेदांच्या पुन्हा लोक आणि वेदांच्या मर्यादांचे पालन करीत सर्व प्रकारचे भोग भोगले परंतु सांख्ययोगानुसार भोगात ते कधी आसक्त झाले नाहीत मधुर हास्य स्नेहपूर्ण दृष्टी अमृतासारखी वाणी निर्मल चारित्र्य आणि सुंदर असे दिव्य शरीर यांनी लोक परलोक तसेच यादवांना आनंदित केले रात्रीच्या वेळी पत्नीसह क्षणभर प्रेममय होऊन त्यांनाही सुख दिले अशा प्रकारे अनेक वर्षे सुखोपभोगात गेल्यानंतर त्यांना ग्रहस्थाश्रमासंबंधी उपभोग सामग्रीबद्दल वैराग्य निर्माण झाले विषयोपभोगाने जीवसुद्धा दैवाधीन आहेत जर योगेश्वर श्रीकृष्णांना सुद्धा त्याबाबत वैरागी निर्माण झाली तर भक्तियोगाने त्यांना अनुसरणारा भक्त विषयांवर विश्वास कसा ठेवेल एकदा द्वारकेत खेळत असताना यदुवंशांनी भोजवंशी मुलांनी काही मुनीश्वरांना चिडवले भगवंतांना यदुकुलाचा नाशच अभिप्रेत आहे असे समजून त्या ऋषीने त्या मुलांना शाप दिला काही महिने उलटल्यानंतर देवमायेने मोहित झालेली वृष्णी भोज आणि अंधक या वंशातील यादव मोठ्या आनंदाने रथात बसून प्रभास क्षेत्री गेले त्यांनी तिथे स्नान करून त्या तीर्थातील पाण्याने पितर देवता आणि ऋषींचे तर्पण केले आणि ब्राह्मणांना उत्तमोत्तम गायी दान दिल्या त्यांनी सोने चांदी बिछाने वस्त्रे मृगचर्म कांबळी वाहने रथ हत्ती कन्या उपजीविका होऊ शकेल अशी शेतजमीन आणि अनेक प्रकारचे रुचकर अन्न त्यानंतर गायी यांच्यासाठी आपले जीवन वेचणाऱ्या त्या वीरांनी जमिनीवर डोके टेकून त्यांना नमस्कार केला या ठिकाणी तिसरा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू